नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मित्रांनो आजचे मूल्य आहे सहनशीलता या मूल्यातील दुसरा भाग मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण ऐकले की सहनशीलता हा गुण आपल्यामध्ये आणण्यासाठी समर्पण भाव ही आपल्या जीवनात किती जरुरी आहे कारण जिथे समर्पणता आहे तिथेच आपण सहनशील बनू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शांत स्वरूपस्थिती शांती ही या गुणाचा सपोर्ट आहे कारण शांती आणि समर्पण भाव सहनशीलतेला कायम टिकवून ठेवू शकतो आणि सहनशीलतेमुळे काय फायदे आपल्या जीवनात होतात आपण किती वंदनीय आणि जगासमोर आदर्श बनू शकतो हे आपण पहिल्या भागामध्ये ऐकलं आज आपण ऐकणार आहोत सहनशीलता का जरूरी आहे कारण मित्रांनो आपण परिवारात समाजात वावरत असताना अनेक गोष्टीही होत असतात मग अपमान असो की अभिमान असो संकल्प विकल्प मनात येणे हेही असू शकतं सहनशीलतेच्या अभावाने किंवा कमी असल्यामुळे एक खेळ सुरू होतो की तो असे का करतो तो असेच करतो त्याने असे नाही करायला पाहिजे दुसऱ्याच्या ॲक्टिव्हिटीला पाहून आपल्याला क्रोध येतो चीड येते कोणी आपल्याला मदत नाही केली की संताप वाढतो एखाद्याने त्याच्या स्वभाववश होऊन आपल्याला काही चुकीचे बोलले की आपला पारा चढतो हे असे काय शहाणपणा शिकवतो हा खोटंच बोलतो त्याच्या खोट्या बोलण्यामुळेच मला राग येतो मला सहनच होत नाही मग आपण अशा व्यक्तींची नफरत करतो तर मित्रांनो हे सर्व का होते सहनशीलतेचा अभाव असल्यामुळे म्हणून सहनशीलता जरुरी आहे नात्या गोत्यात मित्रसंबंधात आत्मीयता आणि दिव्यता येण्यासाठी सहनशीलता अत्यंत आवश्यक आहे कधीकधी लहान सहान किरकोळ गोष्टीमुळे अनेक वर्षाची मैत्री ऋणानुबंध क्षणार्धात धोक्यात येतात धुळीस मिळतात सहनशीलतेच्या कमीमुळेच हे सर्व घडते कोणी अपशब्दांनी कटुवचनांनी असंतुष्ट होऊन तुमच्यासोबत वाईट व्यवहार केला किंवा तुमच्या कार्यामध्ये विघ्न टाकले तुमचे नुकसान केले तेव्हा त्याची ही लाचारी आहे दुर्बलता आहे असे समजून जर त्याच्याविषयी कल्याणाची शुभभावना जर बाळगली तुमच्यासोबत वय बाळगणाऱ्या व्यक्तींसोबत सुद्धा तुम्ही मधुर व्यवहार केला शुभ भावना ठेवल्या तर तुम्ही त्यांच्यासोबत एक शिकवणारे एक उदाहरण मुहूर्त त्यांच्यासाठी बनू शकता कारण सहनशीलता ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे सर्वश्रेष्ठ सद्गुण आहे आपल्या सहनशीलतेमुळे दुसऱ्यांचंही जीवन परिवर्तन होऊ शकतं आपल्या शांतीचा संबंध आपल्या सहनशीलतेची आहे आपण सहनशीलतेचा अवतार झाल्याशिवाय सदा शांतीची अनुभूती आपणही आपल्या जीवनात करू शकत नाही आणि दुसऱ्यांनाही आपण शांती शांतीपूर्वक व्यवहार त्यांच्यासोबतही करू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो सहनशीलता जरुरी आहे सहनशील शांतीप्रिय व्यक्तीच सर्वांना आवडतात आणि ईश्वरालाही आवडतात म्हणून मला एक सुंदर प्रेरक उदाहरण या ठिकाणी आठवतं एकदा महम्मद पैगंबर आपल्या अबू बक्कर नावाच्या शिष्यासोबत जात होते आणि जात असताना वित्र विश्रांतीसाठी ते एका ठिकाणी थांबले आणि तिथेच असलेल्या एका व्यक्तीने अबू बक्करला विनाकारण शिवी दिली आणि अबू बक्करने त्याकडे दुर्लक्ष केले त्या व्यक्तीने पुन्हा चिडून त्यांना शिव्या द्यायचा प्रयत्न केला तरीही अबू बकरने त्यांच्यावर काही लक्ष दिले नाही आणि त्या व्यक्तीने मात्र आणखी आता तर जास्तच शिव्या देण्याचा बळीमार सुरू केला एवढ्या शिव्या दिल्या की घाणेरड्या आणि आत्ता मात्र अबू बक्करची सहनशीलता संपली त्यांनीही त्याला उलट उत्तर दिले आणि त्यांच्यासोबत इटेचा जबाब पत्थरासोबत करण्याचा व्यवहार सुरू केला आणि त्याचबरोबर पैगंबर नाराज झाले आणि उठून चालू लागले आबू बक्कर त्यांच्या मागोमाप निघाले आणि पैगंबरांना म्हणाले असे का त्यावर पैगंबर म्हणाले आबू बक्कर तू जोपर्यंत शांत होतास तोपर्यंत अल्लाचा फरिस्ता तुझ्याबरोबर होता परंतु जेव्हा तुझी शांती ढळली तेव्हा तो फरिस्ता तुझी संगत सोडून चालू लागला आहे म्हणून मित्रांनो प्रत्यक्ष जीवनात आपल्याला सुद्धा मान अपमान निंदा निंदास्तुती हार जीत प्रेम दे द्वेष या गोष्टींचा अनेकदा सामना करावा लागतो पण अशा विरुद्ध परिस्थितीतसुद्धा सहनशीलताच आपल्याला शांत अचल आणि साक्षी ठेवू शकते मोठ्या मनाच्या माणसाकडेच परिस्थितीजन्य अपघात आघात प्रहार उद्रेक सामाहून सहन करून घेण्याची क्षमता असते म्हणून मित्रांनो सगळ्यात जास्त स्त्री आणि पुरुषांमध्ये जर तुलना केली तर सहनशीलता ही स्त्रियांमध्ये आढळून येते कारण सहनशीलतेचे अवतार म्हणजे स्त्री कारण सहनशीलतासारख्या सद्गुणामुळेच ती आपल्या कुटुंबाला एकोप्यात आणू शकते त्यामुळेच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सहनशीलता किती जरुरी आहे हे आपल्या लक्षात आले असेल कारण सहनशील जीवाच्या वेदनेतूनही स्वर्गीय संगीत स्रवते कवी ना भ बोरकर यांची कविता आहे त्यांनी म्हटले आहे सोस तू माझ्या जीवारे सोसल्याचा सूर होतो सूर साधी ताल जेव्हा भार त्याचा दूर होतो भावार्थ हा वेदनेचा भार प्रभूच वाहतो कारण असा सहनशील आत्मा प्रभूलाही प्रिय असतो करुणा नम्रता सहनशीलता यासारख्या दैवी गुणांच्या धारणेमुळेच केवळ संस्कार श्रेष्ठ होत नाहीत तर जीवनही समृद्ध होते सुगंधी होते संस्कार सुगंधी बनतात ज्याप्रमाणे मोगऱ्याची फुले एखाद्या रुमालाच्या घडीत ठेवली आणि काही दिवसांनी ती घडी तुम्ही उकलून पाहिली तर फुला निर्माल्य झालेले दिसेल आणि ती सुकलेली जी फुले आहेत ती झटकून टाकली तरीसुद्धा त्या फुलांचा सुगंध मात्र रुमालाला बिलगलेला असतो तो दिवस नाही पण मित्रांनो तो जो सुगंध आहे ज्या दिवशी त्या रुमालामध्ये फूल टाकली आणि काही दिवसांनी ती फुले पा आपण झटकावून टाकली तरीसुद्धा ते सुगंध मात्र त्या रुमालाला चिटकलेला असतो तो दिसत नाही पण ते सुगंध येतो आणि आनंद देतो चित्तवृत्ती टवटवीत करतो मोगऱ्याच्या फुलातील सुगंधाचा संस्कार त्या रुमालाने टिपलेला असतो तर ही आहे संस्कारांची किमया संस्कारित व्यक्ती जीवनात गुण अवगुण यांच्या सहचार्याने प्रत्यक्ष होत असतो तर सहनशीलता ही जीवनात आनंदाची समाधानाची अनुभूती घडवतो अशी अनुभवी व्यक्तीच बाह्य चक्षुंनी नाही तर आपल्या आंतरचक्षूंनी जगाकडे पाहत असते आणि इतरांसाठी तो एक रस्त्यावरचा दीपस्तंभ बनू शकते सहनशील सोशिक व्यक्ती ही आत्मअभिमानी असतो आणि या उलट देहाभिमानी देह अहंकारी हा एक व्याधी आहे कारण देह अभिमान म्हणजे आपल्यामध्ये अनेक प्रकारचे बिमाऱ्या पैदा करणारा हा विकार आहे अहंकार व्याधी व्याधीग्रस्ताच्या मनात प्रश्नांची रांग लावत असतो आणि त्यातून जीवनामध्ये अनेक प्रकारचे तणाव मनुष्य हा तणावग्रस्त बनत असतो म्हणून मित्रांनो केवळ स्वतःचा विचार हा स्वार्थ आहे तर त्यात प्रेमाचा लवलेशही दिसत नाही आणि मित्रांनो सहनशील व्यक्ती कधीही अहंकारी तर नसतोच आणि म्हणूनच तो निस्वार्थपणे दुसऱ्यालाही सुख देऊन प्रेरणास्रोत बनत असतो म्हणून मित्रांनो सहनशीलता आपल्या जीवनाला किती उंच बनवते हे आपण लक्षात घेतलं असेल म्हणून सहनशील बनूया आपले जीवन सुगंधी बनवूया मित्रांनो परत उद्या आपण या सहनशीलता या मूल्यातील तिसरा भाग ऐकणार आहोत नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिमले